चालते नाणे जयाचे फक्त आहे भाव त्याला चालते नाणे जयाचे फक्त आहे भाव त्याला भाव सरता नाव विरते अवसरता नाव विरते त्याचा काळ झाला चालते नाणे जयाचे फक्त आहे भाव सरता नाव विरते अवसरता नाव विरते घाव त्याचा काळ झाला चालते नाणे जयाचे फक्त आहे जोडला विन हात जातो रोजचा भावी कही जोडला विन हात जातो रोजचा भावी कही त्या क्षणाला शेंदराचे आक्षणाला शेंदराचे मूल करते पत्थराला चालते नाणे जयाचे फक्त आहे भावत्याला शूर जुळतायेती हुंदक्यातूनही तराणे शूर जुळता ऐकू येती हुंदक्यातूनही तराणे पणाचा डंख होता पणाचा डंख होता मैफिली जाती लयाला चालते नाणे जयाचे फक्त आहे भाव त्याला भाव सरता नाव विरते भाव सरता नाव विरते घाव त्याचा काळ झाला चालते नाणे जयाचे भासत भावत्याला